बापू आज काय आमचा मुक्काम इथं होणार पण कवा कुठं मुक्काम करायचा हे ठरवणार आम्ही कोण आलं देवाजीच्या म्हणा नाही तर मी कोण आहे म्हणाल मी आहे जातीचा शिकलो पायबुध बारा खडी शिकलो बाळबुध बारा खडी शिकलो बाळबुध म्हणून म्हणतो या मज पामराला काय थोरपण पायातली व्हान पायापाशी मी काय बोलणार अहो संतांची उत्तिष्टे बोलतो उत्तरे कायम या पामरे सांगावे का धान्याचे भांडार धन्याचा हा माल मी तो हा माल तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीनं मुमुक्ष जनाला उपदेश करतात अरे मनुष्य प्राण्या जन्माला येऊन छान काय केलं आई बापाला सांभाळस बायका पुर पुसलीस आरा रा रा रा आयुष्य येतो नी कुटुंब पोशिले कशासाठी जग ये सुखाचे दिल्या घेतल्याचे बांत काळीचे कोणी नाही सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक अहो मला ऐका येईना ते पंढरीच्या इट्टुबाला कसं ऐकाय जाणार हा भावाला गीत कसं म्हणता नाही खुराड्यात कुंबड बंधू नाचई तू घोडा नाचई तो घोडा बंधू नाचवी तू घोडा नाही चटणी भाकर बंधू माझा मामलेदार माझा मामलेदार बंधू माझा मामलेदार घरी दुकाळ कोरड्या साचा बंधू राजा कोण आया बहिणीनो तुमचा खरा बंधू कोण मिठी घाला त्याच्या पाया बंधू खरा पंढरी राया बायानो भजनाला काय लाजू जनाबाई जेव्हा संतीन झाली तेव्हा काय म्हणली दुईचा पदर पडला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई मी अशी जवा भक्ती करावी तवा देवाला शिव्या देण्याचा अधिकार येतो या जणी म्हणती अरे इतक्या मूळ मायेच्या कारट्या उभी राहून बृंदावन राहून